निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा मागील निरूपणात आपण अहंकार या कोटीचा विचार केला आज दया क्षमा आणि शांती ही दैवी संपत्ती संतांकडे असते त्या दैवी संपत्तीचा आपण इथे विचार करणार आहोत गीतेमध्ये सव सव्वीस लक्षणे सांगितले आहेत पण त्यातील दया क्षमा आणि शांती हे तीनच विशेष असल्या कारणाने आपण या ठिकाणी त्यांचा विचार करणार आहोत हे तीन गुण जिथे आहेत तिथे देवाची वस्ती असते तुकाराम महाराज म्हणतात दया क्षमा शांती तिथे देवाची वस्ती माऊली म्हणतात सतत कृष्णमूर्ती सावळे खेळे हृदय कमळी शांती क्षमा दयाजवळी जीवे भावे अनुसरले आणि तुकाराम महाराज पुढे म्हणतात भक्तीचे ते वर्म जयाची हाती दया घरी शांती क्षमा आणि दया आता दया म्हणजे काय क्षमा म्हणजे काय शांती म्हणजे काय यांचा थोडक्यात आपण विचार करणार आहे पहिलं आहे दया काय जे होते त्यांनी एक दयेची अशी एक व्याख्या केली आहे ती आपण पुढे बघू ते म्हणतात परे व बंधू वर्गे वा मित्र द्वेष्टी अरे वा सदा आपणने रक्षण व्यंतु दयेशा परी कीर्तिता म्हणजे परका अथवा बंधू मित्र अथवा शत्रू संकटात पडला असेल त्याचे रक्षण करण्याची इच्छा होणे कळवळा निर्माण होणे यास दया म्हणतात ज्ञानोबराई पण त्यांच्या भाषेत असे म्हणतात की चिखली रुतली गाय धड भाकडणार आहे राही तियेची एक राणी होय भाला बोला म्हणजे चिखलात रुतलेली गाय चांगली अथवा भाकडं असली तरी तिच्या दुःखाने जो कळवळतो त्याच दाया म्हणतात तुकोबारायांनी सव्वीस सव्वीसव्या अध्यायातील नवव्या पाठ करण्यासारखे आहेत ते आपण पाहू आता आता दया ऐसे दया ते ऐसे चंद्रिका जैसे निवबिता न कडसी साने थोर तैसे दुःखितांची शिंकणे हिरता सकनवपणे उत्तमागम घेणे विवंचुगा पैजगी जीवनासारिका वस्तू अंगावरी उपगे परी जाते जीवित राखे तरुणाची तैसे पुडलांची नितापे कळवळली या कृपे धिगले ही आपण पे न्यूनची माने निन्म भरली अवने पाणी ढळोची नेणे तेव्हा श्रांताश्र तौशवनी जाणे सामोरे पा पै पै पायी काटा नेहटे तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढलांचे मी का पाओ शीतळता नाही की ते डोळ्याची लागी होय तैसा परसुखे जाये सुखावत जो किंबहुना तृषिता लागी पाणी आरा येले असे जगी तैसे दुःखितांचे भागी जिने जायाचे तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जानताया मी उपजताची तया ऋणिया लाभे माऊली म्हणतात याचा अर्थ मुळात पाहणे योग्य विस्तार भय वस्तव देत नाही आपणास दुःख झाले तरी दुसऱ्यास दुःख होईल अशी इच्छा याचे नाव दया असे दया भांडवल संतांजवळ असते भूतांची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही तुकोबारे पुढे म्हणतात दया संता भांडवल वेची बोल उपकारे एक दृष्टांत बघू हा वृत्रासर्वाने तपाच्या जोरावर इंद्रावर स्वारी करून अमरावतीचे राज्य हस्तगत केले जरी राक्षस असला तरी तपश्चर्या वाढली होती सर्व देवांनी परत तपश्चर्या केली व ब्रह्मदेव्यानं सांग ब्रह्मदेव्यानं प्रसन्न करून प्रसन्न करून सांगितले की दधीची ऋषींच्या हाडाचे वज्र हत्यार बनवले तरच वृत्रासूर मारला जाईल सर्व देव दधीची आश्रमात गेले जसे आपले मंत्री पाच पाच वर्ष दारात येतात प्रथम संकोच वाटला बोलावा कसा पण दधीची बोलले देवाचे काम होण्याकरता प्राण गेला तरी मी आनंदाने देईन याचा फायदा इंद्राने घेतला व त्याची हाडी मागितली संकोच न करता त्यांनी आत्मा ब्रह्मांडात न्याला ध्येय पडला देवाने हाडी जमा केली व शस्त्र बनवले तेच वज्र होय या शास्त्रानेच रुद्रासुराचा वध केला आपल्या देहाचा विचार न करता दधीचींनी हाडे दिली प्रश्न निर्माण होतो दुसऱ्या मारण्याकरता हाडे देणे ही दया होऊ शकेल का याचे उत्तर तुकोबारा देतात दया हे दुधारी शास्त्रही म्हणतात दया तिथे दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे वा सज्जनांचे रक्षण करणे ही दयाच व दुष्टांना मारणे ही सुद्धा दयाचे शेतातून तण काढणे व पीक वाढवणे यास दयाच म्हणावी दळणातील खडे काढणे शहरातील रोग नाहीसा करणे ही सुद्धा दयाच असे समाजातील दुष्टांचे निर्दळण आणि संचारांचे पालन ही सुद्धा दयाचे एखाद्याचे घर जाळले तर शिक्षा होईल पण हनुमंताने लंका जाळले तरी तुकोबाराय त्यांना धन्यता देतात जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका कारण रावण आतताई होता श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनास सांगितले गुरु ब्राह्मण हे आतताईंना सहकार्य करणारे असतील तर त्यांना मारणे दोष नाही गुरुत्वं बालरुद्धव ब्राह्मणं वा बहुश्रुतम अततायायी नामयम हन्या देवा विचारयन अर्थात गुरु अथवा बालक वृद्ध ब्राह्मण किंवा बहुश्रुत हे ता आतताई जरी असतील तर देवाचा विचार न करता त्यांना हाना मारा म्हणजे तात्पर्याचे का दया दोन प्रकारची जिथे दया असते तिथे परमात्मा असतो भूत दया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी माऊली म्हणतात मात्र दयाळू आहेतच पण दयानिधी आहेत असे नाथ महाराज म्हणतात महाराज म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया पुढे म्हणतात देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे पाहता बघू म्हणजे दया ही अशी असते आता यापुढे आपण क्षमा पाहू क्षमा म्हणजे सहनशक्ती सर्वांचे अपराध सहन करणे म्हणजे क्षमा होय गीता तेराव्या अध्यायात शांती शब्द क्षमेकरता वापरलाय आहे माऊलींच्या माझ्यात म्हणायचं तर येऊनी जाळाचे लोट आलिया नदीनंदाचे संघाट करी पाटपोट समुद्रजीवी तुकोबाराय म्हणतात मधुर मधुरवाणी ओटी तुका म्हणे वाव ओटी बळ असून सर्वांचे अपराध सहन करणे म्हणजे क्षमा होय ज्या ज्याप्रमाणे समुद्र ओळ ओढे व नद्यांचे कसलेही पाणी पोटात घेतो म्हणजे शिलेन शोभते रूपम क्षमया शोभते बलम विनयन तथा ज्ञानम दानेन शोभते धनम रूपाला शोभा ही शिलामुळे बाळाला शोभा ही त्याच्या क्षमीमुळे आणि ज्ञानाची शोभा विनय व धनाची शोभा हे दान होय एक दृष्टांत पाहू एक सायकॅट्रिस तत्ववेत हा एकदा संध्याकाळी प्रवाशनास बसला सर्व अनुयायी समोर बसले होते मात्र घरात धान्याचा कण होता प्रवचनानंतर धान्य आणायचे ते दळायचे व त्याची भाकरी केल्यानंतर जेवण मिळणार होते घरी पत्नी प्रवचन संपण्याची वाट पाहत होती घरासमोरच प्रवचन चालू होते तिला राग आला स्त्रियांचा राग प्रथम भांड्यावर जातो आणि भांडी ही मातीची असल्यामुळे ती आपटली तरी तरी प्रवचन चालूच होते नंतर शिवे देण्यास सुरुवात केली पण प्रवचन संपण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते पत्नी वाई ताकली व थंड पाण्याचे मडके घेतले व तो सायक्रेटिस होता त्याच्या डोक्यावरच नेऊन ओतले समोरची मुले सगळी घाबरली व तिडून उठून जाऊ लागले सायक्रेटिस म्हणाले थोडे थांबा उपसंहार करू मग मला सांगा पाऊस पडण्याच्या अगोदर काय होते मुले म्हणाले गडगडाट व विजांचं चमचमाक अरे आज पण तसेच झाले प्रथम गाडगाडा झाला म्हणजे भाड्या भांड्यांचा आवाज नंतर विजांचा चमाकले म्हणजे शिवा मग पाऊस येणारच डोक्यावर थंड पाणी मग पडून का जाता याला क्षमा म्हणावी का बघा म्हणजे आता शांतीचा थोडा विचार करू ज्ञानोबा रायांनी गीतेच्या बाराव्या अध्यायात शांतीचे श्रेष्ठत्व सांगितलेले अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ व ध्यानापेक्षा कर्मफळ जे त्याग ते श्रेष्ठ आहे आणि कर्मफळ त्यागापेक्षा शांती श्रेष्ठ सांगितले सोळाव्या अध्यात शांती म्हणजे काय ते सांगतायत ते म्हणतात गिळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते हरपे निरुते ते पैगा म्हणजे ज्ञानाने अज्ञान नाहीसे होणे व शेवटी ज्ञानही हरपून जाणे याचे नाव शांती होय म्हणजे जसे काट्याने काटा काढायचा व तोही शेवटी फेकून द्यायचा रोगाकरता औषध खायचे व रोग बरा झाल्यानंतर औषधाचे काय काम चोरांना पकडण्याकरता पोलीस येणे व काम संपल्यानंतर पोलीसही जाणे असे ज्ञानासहित अज्ञानाची निवृत्ती म्हणजे शांती होय माऊली अठराव्या त्या शांतीचे पण सांगतात मग वैराग्याची गोंधळूक जे ज्ञानाभ्यासाचे वाधर्क्य योग फळाचाही परिपाक दशा जे का ते शांती पैसू बघा संपूर्ण ये तयाची अंगा तै ब्रह्म हो आवयगा जोगा होय तो पुरुष म्हणजे पा वैराग्य ज्ञान अभ्यास योग यांचा परिपाक शेवटी जी शेवटची अवस्था आहे ती म्हणजे शांती अशी मूर्तिमंत शांती म्हणजे ज्ञानोबार आहे नाथ महाराज म्हणतात रेड्यामुखी वेदवदविला गर्व द्विजांचा हरविला शांती सूर्य प्रगटला ज्ञानोबा माझा शांती सूर्य म्हणजे सकाळी उगवलेला सूर्य जो प्रकाशित आहे पण शांत आहे पाहता मत्स्य धरो नियमनी बक निश्चल राहिल्याने ते शांती माने अंत करणे सका याशी नाथ महाराजांनी सुद्धा जो शांती सुरी तो प्रगटला तो म्हणजे माझा ज्ञानोबा याप्रमाणे आपण दया क्षमा आणि शांती यांचा आपण थोडक्यात विचार केला सद्गुरुनाथ महाराज की जय